ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने महा अध्याय अठरावा प्रलंबासूर उद्धार शुक म्हणाला नंतर आनंदित झालेल्या स्वजनांसह त्यांच्या तोंडून आपल्या कीर्तीचे गोडवे ऐकत श्रीकृष्णाने गायीगुरांनी शोभणाऱ्या व्रजामध्ये प्रवेश केला अशा प्रकारे योगमायेने गोपाळ झालेले रामकृष्ण व्रजामध्ये लीला करीत होते असाच एकदा ऐन उन्हाळा होता प्राण्यांना हा तसा विशेष आवडत नाही परंतु वृंदावनातील स्वाभाविक गुणांमुळे तिथे वसंत ऋतूच वाटत होता कारण तिथे भगवान श्रीकृष्ण आणि बलराम निवास करीत होते तिथे रातकिड्यांचा कर्कश आवाज झऱ्यांच्या खळखळाटामध्ये झाकला गेला होता त्या निर्झरातून सदैव पाण्याचे तुषार उडत असत त्यामुळे ते वन हिरव्यागार वनराईने शोभिवंत झाले होते नदी सरोवरे व झऱ्यांच्या लाटांना स्पर्श करून जो वारा वाहत होता त्यात पांढऱ्या लाल निळ्या कमळांचे पराग मिसळत होते त्यामुळे हिरवळीने भरलेल्या त्या वनात राहणाऱ्या लोकांना वनवा किंवा सूर्य यांच्या उष्णतेचा मुळीच त्रास नव्हता नदीमध्ये भरपूर पाणी असे तिच्या लाटा तटांवर येऊन थडकत त्यामुळे आसपासच्या जमिनी ओलसर राहत आणि सूर्याचे विषासारखे प्रखर किरण सुद्धा तेथील जमिनी आणि हिरवेगार गवत सुकवू शकत नसत त्या वनामध्ये फुले विपुल असल्याने तिथे सौंदर्य ओसंडत होते कुठे रंगीबेरंगी पक्षी किलबिलाट करीत तर कुठे हरिने चित्कार करीत कुठे मोर केकारव करीत तर कुठे भ्रमर गुंजारव करीत कुठे कोकिळा कुहू कुहू गात तर कुठे सारस पक्षी कुजन करीत त्या वनामध्ये श्रीकृष्ण आणि बलराम यांनी क्रीडा करण्याची ठरवली म्हणून गोधन घेऊन बासरी वाजवीत ते त्या वनात फिरले रामकृष्ण इत्यादी गोपाळ कोळी पाने मोरपिसांचे गुच्छ फुलांचे हार आणि मेरूसारखे रंग लावून सजले नंतर कोणी नाचू लागले कोणी कुस्ती खेळू लागले आणि काही जण गाऊ लागले ज्यावेळी श्रीकृष्ण नाचू लागत त्यावेळी काही जण गाऊ लागत तर काही जण बासरी व शिंगे वाजू लागत काही जण हातानीच ताल धरीत तर काही जण वाहवा वाहवा असे म्हणत असत परीक्षिता त्यावेळी नट जसे नायकाची प्रशंसा करतात त्याप्रमाणे देव गोपांचे रूप धारण करून तिथे येत असत आणि गोप जातीमध्ये जन्म घेऊन लपून राहिलेल्या बलराम व श्रीकृष्णांची स्तुती करू लागत झुलपे असणारे श्रीकृष्ण आणि बलराम कधी एकमेकांचे हात धरून गोल गोल फिरत कधी उंच उड्या मारत कधी पैज लावून ढेकडे फेकीत कधी दंड थोपटत कधी कट करून एकमेकांना ओढीत कधी एकमेकांशी कुस्ती खेळत अशा प्रकारे निरनिराळ्या तऱ्हेचे खेळ खेळत हे राजा कधी कधी जेव्हा इतर गोपाळ नाचू लागत तेव्हा स्वतः रामकृष्ण गात किंवा वाजवीत किंवा शाब्बास शाब्बास असे म्हणून त्यांची प्रशंसा करीत असत कधी एक दुसऱ्यावर बेल जायफळे किंवा आवळे हातात घेऊन फेकीत कधी लपंडाव खेळत कधी एकमेकांना शिवण्यासाठी पुष्कळ लांबपर्यंत पळत जात तर कधी पशुपक्ष्यांच्या नकला करीत कधी बेडकाप्रमाणे उड्या मारीत चालत तर कधी वाकुल्या दाखवून एकमेकांची थट्टा करीत कधी झाडावर दोराचा झोका तयार करून झोके घेत तर कधी राजाचा खेळ खेळत अशा रीतीने सामान्यपणे मुले जे खेळ खेळतात तसलेच खेळ ते वृंदावनातील नदी पर्वत दर्या कुंज वन सरोवर वगैरे ठिकाणी खेळत एके दिवशी जेव्हा बलराम आणि श्रीकृष्ण गोपाळासह त्या वनामध्ये गुरे चारित होते तेव्हा श्रीकृष्ण आणि बलराम यांना पळवून नेण्यासाठी गवळ्याच्या वेशामध्ये एक प्रलंब नावाचा असुर आला भगवान श्रीकृष्ण सर्वज्ञ असल्याने त्यांनी त्याला ओळखले तरीही त्यांनी त्याची मैत्री मान्य केली कारण त्यांना त्याला मारायचे होते क्रीडा प्रकारामध्ये तज्ज्ञ असणाऱ्या श्रीकृष्णाने गोपाळांना जवळ बोलावून म्हटले मित्रांनो आज आपण यथायोग्य रीतीने दोन गट तयार करून खेळू गोपाळाने त्या खेळासाठी बलरामाने श्रीकृष्णांना नायक बनवले काहीजण श्रीकृष्णाचे तर काहीजण बलरामाचे साथीदार झाले नंतर ते वाहून नेण्याच्या प्रकाराचे पुष्कळ खेळ खेळले यामध्ये विजेता गट हरणाऱ्यांच्या पाठीवर बसत असे व हरणारा त्यांना वाहून नेत असे अशा प्रकारे वाहणारे व वाहिले जाणारे असे दोन्ही गट श्रीकृष्णांच्या नेतृत्वाखाली गोधनाला चारीत भांडीरक नावाच्या वडाच्या झाडाजवळ जाऊन पोहोचले परीक्षिता एकदा बलरामाच्या गटातील रामा वृषभ इत्यादी मुलांनी खेळामध्ये बाजी मारली तेव्हा श्रीकृष्ण वगैरे त्यांना आपल्या पाठीवर बसून वाहून नेऊ लागले हरलेल्या श्रीकृष्णाने श्रीधाम्याला आपल्या पाठीवर बसून घेतली भद्रसेनाने वृषभाला आणि प्रलंबाने बलरामाना दानवश्रेष्ठ प्रलंबाने श्रीकृष्णाला हरवणे कठीण आहे हे ओळखून तो त्यांच्याच गटात गेला तो बलरामाना पाठीवर घेऊन वेगाने पळत सुटला व ठरलेल्या ठिकाणाच्याही पुढे निघून गेला एवढ्या मोठ्या पर्वता इतक्या वजनदार बलरामांना घेऊन जाता जाता प्रलंबासुराचे चालणे थांबले त्याने आपले खरे दैत्यरूप धारण केले त्याच्या काळ्या शरीरावर सोन्याचे दागिने चमकत होते गौरवर्ण बलरामांना पाठीवर घेतल्यामुळे तो असा दिसत होता की जणू वीजयुक्त काळ्या ढगाने चंद्राला धारण केले आहे त्याचे डोळे धगधगत होते भयंकर दाढा भुवयांना जाऊन भिडल्या होत्या त्याचे केस आगीच्या ज्वालेसारखे दिसत होते त्याच्या हातापायातील कडी मुगुट आणि कुंडले यांच्या चमकण्याने तो अधिक भयानक वाटत होता त्याला आकाशात जात असलेला पाहून बलराम थोडेसे घाबरले परंतु दुसऱ्याच क्षणी त्यांना आपल्या स्वरूपाची जाणीव झाली आणि त्यांची भीती पळाली धन चोरणाऱ्या चोराप्रमाणे आपल्याला चोरून घेऊन आकाशमार्गाने जाणाऱ्या त्या शत्रूच्या डोक्यावर इंद्राने पर्वतावर वज्राचा प्रहार करावा तसा बलरामाने क्रोधाने एक ठोसा जोरात लगावला ठोसा लागताच त्याचे मस्तक फुटले तो तोंडातून रक्त ओकू लागला त्याची शुद्ध हरपू लागली आणि इंद्राने वज्राने फोडलेल्या पर्वताप्रमाणे मोठ्याने आवाज करीत तो तात्काळ प्राण जाऊन जमिनीवर पडला बलवान अशा बलरामाने प्रलंबासुराला मारलेले पाहून गोपाळांच्या आश्चर्याला सीमा राहिली नाही ते वारंवार वाह वा वाह वा असे म्हणू लागले गोपाळांचे मने प्रेमाने भरून आली ते त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करू लागले आणि मरणाच्या दारातून जणू परत आलेल्या त्यांना मिठ्या मारून स्तुतीला पात्र असणाऱ्या त्यांची प्रशंसा करू लागली दुष्ट प्रलंबासवर मेल्यामुळे देवांना अत्यंत आनंद झाला ते बलरामावर पुष्प वर्षाव करून त्यांची शाबास व्हावा म्हणून प्रशंसा करू लागली या ठिकाणी अठरावा अध्याय समाप्त झाला भगवान श्रीकृष्णार्पण वस्तू